हरे स्कंध आपला झालेला आहे सप्तम स्कंधाला सुरुवात करतोय आपण श्रीमद भागवत हा ग्रंथ संवाद स्वरूपाचा आहे आपल्याला बोललोय मी सा ह्या सातव्या स्कंधामध्ये नारद महर्षी आणि युधिष्ठिर यांचा संवाद आलेला आहे अर्थात हा संवाद सुद्धा शुकपरीक्षित संवादामध्ये आलेला आहे धर्मराज नारदांना विचारतात म्हणाले निवर्य हा शिशुपाल जो होता हा त्याला कळायला लागल्यापासून बोलायला यायला लागल्यापासून तो भगवंताचा द्वेषच करत होता आणि भगवंताला शिव्याच देत होता कायम असं असताना सुद्धा त्याला सद्गती प्राप्त झाली आणि आपण परवा वेनाचं आख्यान ऐकलं त्या वेनाला दुर्गती प्राप्त झाली हा काय प्रकार आहे पुन्हा प्रश्न सांगतो ऐका तो म्हणतोय हा शिशुपाल भगवंताचा इतका द्वेष करत असताना भगवंताला शिव्या देत असताना सुद्धा त्याला सद्गती प्राप्त झाली आणि त्या वेनानं सांगितलं तर काही दान करू नका अमुक करू यज्ञ करू नका वगैरे आपण चरित्र त्याचं ऐकले बरोबर तर त्याला दुर्गती हा काय प्रकार आहे तर त्याला उत्तर देतात शुकाचार्य म्हणतात परीक्षित राजा नारद महर्षी धर्मराजाला उत्तर देत आहेत तेच शुकाचार्य उद्धरित करतायत ते म्हणतात की असं आहे राजा निंदा किंवा स्तुती याचा परिणाम कोणावर होतो तर म्हणाले निंदा किंवा स्तुती याचा परिणाम देहाभिमानी पुरुषांच्यावर होतो आपण त्या रोहगुणाच्या आख्यानामध्ये सुद्धा ऐकलं जडभरतांच्या निंदा आणि स्तुती यांचा परिणाम हा फक्त देहाभिमानी पुरुषावर होतो ह्या शिशुपालानं जरी भगवंताची निंदा केली असली तरी सुद्धा हा परमात्मा जो आहे हा कसा आहे ठेवत्या का देहाभिमान रहित असणार आहे एकनाथ महाराज म्हणाले भगवत देह चैतन्य घन तेथे वसेना देहाभिमान वास हा परमात्मा जो आहे भगवान हा सर्वांचा अंतर्यामी आहे सर्व साक्षी आहे आणि त्यामुळं त्याच्याकडं कोणत्याही निमित्तानं जरी लक्ष लागलं कोणत्याही निमित्तानं लक्षात घ्या कोणत्याही निमित्तानं त्याच्याकडे लक्ष लागलं तरी सुद्धा ज्याचं लक्ष त्याच्याकडे लागतंय त्याला सायुज्य मोक्ष प्राप्ती होते निमित्त कोणतं का असे ना आणि नारद महर्षी म्हणतात की म्हणाले भगवंताकडं सगळ्यात चांगल्या रीतीनं लक्ष लागायचा मार्ग सांगू का म्हणाले यथा वैरानुबंधेन मियत न तथा भक्तियोगेन इतिमे निश्चित मती हा भागवताचा पण आहे बरं का लक्षात घ्या कोणत्याही निमित्तानं भगवंताकडे लक्ष लागलं तरी सुद्धा नारद महर्षी म्हणतात ज्याप्रमाणे वैरानं लक्ष लागतं तसं भक्तियोगानं सुद्धा लागत नाही म्हणाले आणि वस्तुस्थिती लक्षात घ्या आपल्याला आपला शत्रू जसा पावलोपावली दिसत असतो तसं मी आपल्याला सांगतो आईला आपलं लाडकं लेकरू सुद्धा दिसत नाही बरं का लक्षात घ्या इतकं तिच्या मनामध्ये ते नसतं तसा शत्रू असतो आळीसी भ्रमरपणाचा अध्यास ते भिंगुरटीचा दृष्टांत आहे भिंगुरटी ती कुंभारड माशी असते बघा ती काय करते ती एक आळी आणून आपल्या घरट्यामध्ये ठेवते घरट्यामध्ये ठेवते आणि ती जी आळी ठेवलेली आहे तिला असं सारखं ध्यान जडतं तिचं का की आता ती कुंभारिणी येईल आपल्याला दंश करेल ती कुंभारिणी येईल आता आपल्याला दंश करेल कुंभारिणी येईल आपल्याला दंश करेल असं तिचं सतत तिला ध्यान लागल्या कारणानं एक दिवस होतं काय तर या आळीचंच कुंभारिणीमध्ये रूपांतर होतं आणि ती निघून जाते अळीसी भ्रमरपणाचा ध्यास होता भ्रमरपणा येतीस वैराण भगवंताकडे लक्ष जास्त लागतं लक्षात घ्या यथा वैराणुबंधेन मर्त्यस्तन्मयता म्या न तथा भक्तियोगेन इति मी निश्चितामती खात्रीनं सांगतो म्हणाले भागवतकार सांगतायत भगवंताकडे कोणत्याही निमित्तानं लक्ष लागू दे कोणत्याही निमित्तानं लक्षात घ्या कामात द्वेषात भयात स्नेहात यथा भक्तेश्वरे मना आवेश्य तदघम हेत्वा भवस्तद्गतिंगता कोणत्याही निमित्तानं भगवंताकडे लक्ष लागलं तर भागवतकार सांगतायत कामाचा उल्लेख आहे क्रोधाचा आहे सगळे विकार भगवंताला अर्पण जर केला ना तर तो विकार भगवंताकडे चित्त लागल्या कारणानं ह्याला सायुज्य मोक्ष प्राप्त करून देतो कोणकोणते विकार कुणी कुणी भगवंताला अर्पण केले आणि त्यांना कसा मोक्ष मिळाला भागवतकरांनी यादी दिली आहे गोप्य कामात भयात कंस ह्या कंसाला ती आकाशवाणी ऐकल्यापासून सारखं असं भगवंताचं ध्यान लागलेलं होतं अरे हा कृष्ण आला का काय कृष्णाला उठे ओसडूनही थाके रामकृष्ण मारी हाके झोपेत ना दचकून जागा व्हायचा अरे कृष्ण आला बरं का गोप्य कामात भयात कंसहा द्वेषात चैद्यादय नृपहा चैद्य याचा अर्थ चेदी देशचा राजा शिशुपाल द्वेषात त्यानं द्वेष केला ना भगवंताचा द्वेषात चैद्यादय नृपहा संबंधात वृष्णया स्नेहात यूयम भक्त्या वयम विभू दोन श्लोक पुन्हा म्हणतो आणि हे श्लोक ज्ञानेश्वर महाराजांनी जणू काही समोर ठेवून लिहिलेल्या ओव्या आपल्याला सांगतो महाराज पुन्हा सांगतो कामात द्वेषात भयात स्नेहात यथा भक्तेश्वरे मनः आवेश्य तदगम हित्वा बहवस्तगतिंगता उदाहरण काय गोप्य कामात भयात कंसा द्वेषात चैद्यादयो नृप संबंधात वृष्टया स्नेहात यूयम भक्त्या वयम विभो ज्ञानेश्वर महाराज म्हणाले वालभाचे निव्याजे वालभाचे निव्याजे या व्रजांगणांची निजे मज मीनलिया काय माझे स्वरूप नव्हतीचे ना तरी भयाचे निमिषे माते न पविजेची काय कंसे की अखंड वैरभशे चेद्यादिकी अगा सोयरेपणीची पांडव माझे सायुज्य यादव की ममत्वे वसुदेवादिका सकाळ नारदा ध्रुवा अक्रूर शुका आणि सनतकुमार या भक्ती मी धनुर्धरा प्राप्य जैसा तैसाची गोपिकासी कामे तया कंसा भय संभ्रमे येरा घातका मनोधर्मे शिशुपालादिक भगवान म्हणतात म्हणाले आगा मी एकू लाणीचे खागे बस लाणीचे खागे याचा अर्थ शेवटचं मुक्कामाचं ठिकाण बरं का अशी की इंग्रजीत म्हण आहे बघा की all roads lead to Rome all roads lead to Rome कोणत्याही रस्त्यानं तुम्ही जरी गेला तरी रोमलाच पोहोचणार असा त्याचा अर्थ तसा प्रकार इथे कोणत्याही भावनेनं तुम्ही भगवंताकडे जावा कोणत्याही भावनेनं ती भावना भगवंताला अर्पण केली की भगवत प्राप्ती ठरलेली आहे लक्षात घ्या काय आहे की ज्याला सद्भावना म्हणतात सद्भावना म्हणतात त्या भगवंताला म्हणजे कसं प्रेम असेल वात्सल्य असेल सख्य असेल अशा स्नेह असेल म्हणजे अशा तऱ्हेच्या सगळ्या सद्भावना भगवंताला अर्पण केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते हे आपल्याला पटण्याजोग आहे नाही असं नाही परंतु ज्या भावना दुष म्हणजे वाईट भावना ज्याला म्हणता येईल अशा भावना सुद्धा भगवंताला अर्पण केल्या तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती होते हा भागवताचा सोपेपणा आहे बरं का लक्षात घ्या म्हणून भागवतकार म्हणाले तस्मात के नाप्युपायन मनकृष्ण निमेशे। भागवतकार म्हणाले भगवान सांगतात म्हणाले नाही मय्यर्पित धियाम काम कामाय कल्पते नाही मय्यर्पते धियाम काम कामाय कल्पते ज्यांनी आपली बुद्धी माझ्या ठिकाणी ठेवली त्यांचा काम हा काम राहत नाही आणि ह्याच चालीवर जर बोलायचं झालं तर नाही मय्यर्पते धियाम जसं काम कामाय कल्पते तसं क्रोधा हा क्रोधाय कल्पते लोभा हा लोभाय कल्पते मोहा हा मोहाय कल्पते या पद्धतीनं हा भागवताचा सोपेपण आहे बरं का इथे विरोधी व्यक्ती सांगतायत भागवतकार काय आहे आपल्या बागेत चांगली फुलं असली सुवासिक फुलं मदनबाण आहे चमेली आहे मोगरा आहे निशिगंध आहे अमुक आहे तमुक आहे अशी चांगली फुलं देवाला अर्पण करावीत हे कुणालाही मान्य होईल हो. परंतु ज्याच्याकडे अशी फुलं नसती सगळ्यांच्याच बागेमध्ये अशी कुठली असतील हो कुणाकडं घाणेरी असेल कुणाकडे तरवड असेल कुणाकडे धोत्रा असेल जे असेल ते तुम्ही भगवंताला अर्पण करा त्याचं सब्लिमेशन करायचं काम त्याचं आहे महाराज लक्षात घ्या त्या भावनेचं उन्नतीकरण करायचं काम त्याचं आहे शिशुबालाचं तसं झालं त्यानं द्वेष भावना भगवंताला अर्पण केलेली आहे लक्षात घ्या अगा मी एकू लाणीचे खागे मज येवो का भलतेनी मार्गे या भलतेनीला अंडरलाईन करा बरं का लक्षात घ्या मज येवो का भलतेनी मार्गे अरे भक्ती का विषये का विरागे अथवा वैरे बस भगवंताशी वैर केलं तरी सुद्धा भगवत भगवंताची प्राप्ती आहे हा भागवताचा सोपेपणा आहे तस्मात केन आप्युपायेन मन वेश निवेश भागवतकार सांगतात या शिशुपालानं आपली द्वेष भावना भगवंताला अर्पण केली त्याला साहित्य मोक्ष प्राप्त झाला परंतु वेनाच्या बाबतीत तसं देवाचा आणि त्याचा संबंध झाला नाही आणि म्हणून त्या वेनाला नरक प्राप्ती आणि या शिशुपाला सद्गती प्राप्त झालेली आहे हा शिशुपाल कोण होता तर ते आपल्याला ठोक आहे जय विजय सनत कुमारांच्या शापानं त्यांना तीन जन्म इथं घ्यायला लागले पहिला जन्म रावण कुंभ हिरण्य हिरण्याक्ष कष्पू रावण कुंभकर्ण आणि तिसरा शिशुपाल वक्रदंत असे तीन जन्म त्यांना घ्यायला लागले हा हिरण्याक्ष हिरण्यकशपूचा विषय निघाला त्यावेळेला ह्या प्रल्हादाचा त्या हिरण्यकशपूनं द्वेष केला वगैरे हा विषय निघाल्यानंतर ती ती ती कथा मला सांगा असं त्यानं विचारल्यावरून आता भागवतकारांनी या ठिकाणी भगवत भक्त प्रल्हादाचं चरित्र सांगितलेलं आहे महाराज किती झाले कितीक होतील किती झाले कितीक होतील भक्ती करतील मुक्ती वरतील प्रल्हादा समन कधी होणार जयाची कीर्ती अमर राहणार पवाडा त्याचा आता मी गाणार जी जी जी जी जी जी हिरण्याक्ष दैत्य मारिला, हिरण्याक्ष दैत्य मारिला हिरण्याक्ष दैत्य मारिला म्हणून खवळला रागाने लाल लाल झाला रागाने लाल लाल लाल झाला कोण हिरण्यकश्यप म्हणजे पोडे पोवाड्याच्या पद्धतीने म्हणायला पाहिजे हो. <laughs> रागाने लाल लाल झाला कनक कशपू त्या वक्ताला कनक कशपू म्हणजे हिरण्य कशपू कनक म्हणजे हिरण्य वड कनक कशपू त्या वक्ताला बोलला झडकरी विष्णूला रजी जी जी जी जी जी काय बोलला हिरण्य कशपू भगवंताला अरे नीच किती मा झाला हा कशपू भगवंताला म्हणतोय बरं का अरे नीच किती मा झाला मारिले माझ्या भावाला माझ्या भावाला म्हणजे याच्या हिरण्य हिरण्याक्षाला मारला ना मारिले माझ्या भावाला फोडी न याच्या नरडीला तर पीन रुधिर भावाला फुकटच गंगेच पाणी न कोरे मजला जी जी जी जी ह्या हिरण्यकशपून काय प्रतिज्ञा केली ठेवू का तो असा संतप्त झाला होता हिरण्याक्षाचा वध भगवंतानी केल्यानंतर इतका संतप्त झालेला आहे त्यानं प्रतिज्ञा अशी केली तो म्हणाला की भावाच्या श्राद्धाला आता फुकटचं गंगेचं पाणी घेऊन तर्पण करणार नाही म्हणाला मी मग काय करणार तर म्हणाला या विष्णूचा कंठनाळ चिरीन विष्णूचा कंठनाळ चिरीन आणि त्याच्या रक्तानं तर्पण करीन म्हणतो तो बस अशी भयंकर प्रतिज्ञा त्यानं केली आणि आपल्या प्रतिज्ञेची पूर्तता होण्यासाठी तपश्चर्या करावी म्हणून हा हिरण्यकशपू मंदराचलावर तपश्चर्यासाठी निघून गेलाय महाराज काय आहे तपाशिवाय पत वाढत नाही असाय म्हणून तो मंदराचलावर तपश्चर्या करण्यासाठी गेलेला आहे काय त्यानं तपश्चर्या केली न भूतो न भविष्यती अशी तपश्चर्या बरं का त्याची वारी निषेधुनी वातची वारी निषेधुनी वाहतची सेवुनी तो ऊर्ध्व भुज गगन दृष्टी पादांगुष्ठ स्थित तप करीते जे तापवी सकल सृष्टी वारी निषेधुनी वातची सेवुनी फक्त वायुभक्षण करून त्यानं श्वासोश्वास तेवढा करायचा अशा तऱ्हेनं आरा आराधना सुरू केली ब्रह्मदेवांची आकाशाकडे असे हात कलेले होते नजर अशी वरती लावलेली होती पायाच्या एका अंगठ्यावर उभा होता म्हणे बस म्हणे काय त्याची ती तपश्चर्या त्याच्या अंगावर तपश्चर्या करताना अक्षरशः वारुळ माजलं म्हणे मुंग्याने त्याच्या शरीराची त्वचा मांस स्नायू रक्त मेद सगळं सगळं खाऊन टाकलं त्या मातीच्या ढिवाऱ्यामध्ये फक्त त्याचा सांगाडा शिल्लक राहिलेला होता या हिरण्य कश्मीच्या मस्तकातून ह्या तामस तपाचा धूर निघायला लागला महाराज सगळे देव अस्वस्थ झालेले आहेत काय करावं हा भगवंताला विनंती करताय भगवंता त्याच्या आधी झालं काय की हा हिरण्य कशपू तपश्चर्या करतोय त्यावेळेला ब्रह्मदेव प्रसन्न झाले बरं का आले वरची माती काढली वारुळावरची आत हाडाचा सांगाडा आहे महाराज हातामध्ये पाणी घेतलं कमल आणि त्याच्या अंगावर टाकलं महाराज दिव्य दशा धारण करणारा हिरण्यकश्यप ब्रह्मदेवांच्या समोर हात जोडून उभाय महाराज ब्रह्मदेव प्रसन्न झाले बोल म्हणाले काय पाहिजे ते मागून घे अजर अमर काया आपुली ते कराया तप करी वर मागे धातया लोकराया न मृती मज म्हणे चेतना चेतना ही मरण हरी असे दे दिसरातीत नाही अजर अमर काया आपुली ते कराया स्वतःला अमरत्व प्राप्त व्हावं या हेतून तो तो तपश्चर्या करत होता ब्रह्मदेवाने विचारलं अरे तुला काय पाहिजे ते माग म्हटल्यावर त्याने सांगितलं काय नाही म्हणाला मला अमरत्व द्या म्हणाला ब्रह्मदेव म्हणतायत अरे तुला मी अमरत्व कसं देणार रे का हो म्हणाला का तर मला जिथं मरावं लागतंय तिथं मी तुला अमरत्व कसं देणार हो? लक्षात घ्या बरं का ब्रह्मदेवाला मरावं लागतं आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य संपत चाललेलं आहे सध्या Brahmadev on the wrong side of fifty आहेत लक्षात घ्या हा आपण ते संकल्प वगैरे पूजेच्या वेळेला म्हणतात त्यावेळेला म्हणतो बघा अद्य ब्रह्मणोद्वितीय परार्धे हा पन्नास त्यांची होऊन गेले पुढचं सुरू झालेलं आहे आता ब्रह्मदेवाचं आयुष्य खूप आहे मान्य आहे सहस्रयोगपर्यंत हरियात ब्रह्मण विदू वगैरे सगळं मान्य आहे परंतु त्या ब्रह्मदेवालाही मरावं लागतं त्यामुळे ब्रह्मदेव म्हणतायत की मी तुला अमरत्व कसं देणार ज्याच्याजवळ जे असेल त्याच्याजवळ ते मागावं नाही त्या लोकांच्याकडे नाही ते मागितलं तर कसं मिळणार हो ती शीतला नावाची देवी आहे म्हणे तिचं वाहन आहे गाढव तिच्याजवळ घोडं मागितलं तर कसं मिळेल तसं हा कशी ब्रह्मदेवाजवळ अमरत्व मागतोय त्याने सांगितलं अमरत्व काय देता येणार नाही मग ह्यानं केलं काय आहे का वकिली केली थोडीशी हेतू तोच पण शब्द फिरवले आणि काय म्हणतो मग असं करा दिवसा मरण नको रात्री मरण नको ब्रह्मदेव म्हणाले तथा असतो आत मरण नको बाहेर मरण नको तथा असतो वर मरण नको खाली मरण नको तथा असतो मनुष्याकडनं मरण नको पशुकडनं नको तथा असतो सजीवाकडनं नको निर्जीवाकडनं नको तथा असतो तथा असतो तथा असतो तथा असतो हिरण्यकशपू मनाशी विचार करतोय अहो म्हणजे अमरच की हो दिवसा नको रात्री नको वर नको खाली नको आत नको बाहेर नको सजीवाकडनं नको निर्जीवाकडनं नको मनुष्याकडनं नको पशुकडनं म्हणजे अमरच की आणि आपण अमर झालो अशा कल्पनेनं तू माजला बरं का वराना उन्मत्त झाला अक्षरशः आधीच सामर्थ्य संपन्न होता यानं या सगळ्या देवांना त्राही भगवान करून सोडलं महाराज सगळे देव ब्रह्म सगळे देव भगवंताकडे गेलेले आहेत अहो भगवंता म्हणाले आम्हाला वाचवा याच्या तावडीतनं हा भगवंताने सांगितलं म्हणाले यदा देवेशु वेदेशु गोषु विप्रेषु साधुषु धर्मे मैच विद्वेष सवा आशु विनश्यती माझ्या भक्ताचा प्रल्हादाचा ज्या वेळेला हा द्वेष करायला लागेल आणि त्याला त्रास द्यायला लागेल त्या त्यावेळेला ह्याला उडवतो म्हणाले सगळे देव म्हणतात की अहो ते त्याने इतकं मागून घेतलं की हो पक्क काय आहे त्यानं जरी वकिली केली असली कशपून तरी हा भगवान बॅरिस्टरांचा बाप बसलाय सगळ्या सगळ्यातनं पळ वाटा काढतो ठोकतो म्हणाले काय काळजी करू नका सगळे देव आपापल्या ठिकाणी निघून गेलेले महाराज भागवतकार सांगतात हा जो हिरण्य हिरण्यकशिपू आहे त्याला चार पुत्र होते राध संराध अनुराध आणि प्रहराद प्रल्हाद हा सगळ्या वयानं धाकटा तरी सुद्धा त्याचं वर्णन करताना त्याला मोठा म्हटलेला आहे बरं का मोठा कनक कशिपुचा मोठा कनक कशिपुचा पुत्र प्रल्हाद भागवत पहिला भगवत भक्तामध्ये पहिला नंबर प्रल्हादाचा आहे बरं का लक्षात घ्या आपण यादी म्हणतो प्रल्हाद नारद पराशर पुंडई पहिलं नाव प्रल्हादच आहे मोठा कनक कशिपूचा म्हणजे वयानं धाकटा असला तरी गुणानं मोठा बर का मोठा कनक कशिपूचा पुत्र प्रल्हाद भागवत पहिला ज्याने न चित्रगुप्त लावू दिला टाक आपुल्या वहिला चित्रगुप्त नावाचा यमाचा हेडक्लार्क आहे आणि त्यानं प्रत्येक जीवाची पाप पुण्याची फाईल मेंटेन केलेली आहे लक्षात घ्या प्रत्येक जीवाची त्या जीवाच्या खात्याला पुण्यकर्म झालं त्याची नोंद आहे पापकर्म झालं त्याची नोंद आहे परंतु म्हणाले प्रल्हादाच्या बाबतीमध्ये मात्र त्यानं नोंद करण्यासाठी कानावरचा टाक उचलला सुद्धा नाही हे कसं काय हो आपण तर ऐकलंय भगवतभक्त प्रल्हाद हा प्रल्हाद जो होता नामस्मरण नेहमी करायचा म्हणजे त्याच्या खात्याला पुष्कळ पुण्य जमा झालं असलं पाहिजे की नाही हा मग त्याची नोंद नको का त्याच्या खात्याला पुष्कळ पुण्य जमा होणारच की परंतु काय सांगतो आपल्याला की ही जी चित्रगुप्ताकडे नोंद करायची वही आहे त्यामध्ये त्याला फक्त ज्याला आपण व्यवहारात पुण्य म्हणतो त्याच पापपुण्याची नोंद करायची चा अधिकार त्याला आहे त्याला परंतु काय आहे की ही व्यवहारात ज्याला आपण पुण्य म्हणतो त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी दोन्हीला पापाच्या कॅटेगरीतच घातलंय लक्षात घ्या होय एक म्हणाले पुण्यात्मक पाप आणि एक म्हणाले पापात्मक पाप हा पुण्यात्मक पापे स्वर्गा जाईजे आणि पापात्मक पापे नरका जाईजे माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय आहे ज्ञानेश्वर महाराजांनी जे हरिपाठामध्ये सांगितलं ना पुण्याची गणना कोण करी ते जे पुण्य आहे ते शुद्ध पुण्य निर्माण होतं लक्षात घ्या नामस्मरणानं शुद्ध पुण्य निर्माण होत जे पाप पुण्यातीत करतं शुद्ध पुण्य आणि ह्या शुद्ध पुण्याची नोंद करायचा अधिकार त्या चित्रगुप्ताला नाही आहे बरं का आणि म्हणून चित्रगुप्त चित्रगुप्ताला दिला टाक आपुल्या वहिला असा हा प्रल्हाद या प्रल्हादाला आपल्या राजस आणि तामस संस्कृतीचं शिक्षण घ्यावं म्हणून हिरण्यकशपून त्याला शाळेत घातला किंबहुना त्याच्यासाठी शाळा काढली दोन गुरूंची योजना केली शुक्राचार्यांचे पुत्र त्यांची नावं एकाचं नाव शंड आणि एकाचं नाव अमर्क दोघांची योजना केलेली आहे शाळाच काढली बाकीच्या दैत्याने आपापली मुलं त्यांच्या आश्रमामध्ये शिक्षणासाठी पाठवलेली आहेत हा प्रल्हाद त्या षंडामरकांच्या आश्रमामध्ये गेलेला आहे काही दिवस गेलेले आहेत शिक्षण त्याचं चालू आहे एक दिवस या प्रल्हादाला कशपून बोलवला आपल्या मांडीवर बसवून घेतलं प्रेमानं त्याच्या पाठीवरनं हात फिरवला एके दिनी घे सुत दैत्य अंकी की स्नेह त्याचा गणवे न अंकी पुसे तया भागवतोत्तमाते की आवडे जे तुझ सांग माते अरे प्रल्हादा तुला काय आवडतं सांग रे आणि प्रल्हादानं काय उत्तर दिलं ठोक का प्रल्हाद बोले सदन त्यजावे तपोवनाला अगत्य जावे तेथे भगावे हरीच्या पदाते जो आपदाते हरी आणि दे पदाते या प्रल्हादाच्या तोंडनं हे शब्द ऐकले मात्र तो हिरण्यकश्यप असा संतापला आणि त्याला असं वाटलं की या गुरुनीच याला शिकवलंय म्हणून त्यांच्यावर तो उखडला अरे काय शिकवलंय तुम्ही म्हणाला या पोराला लहान मुलांची बुद्धी म्हणजे मातीचा ओल्या मातीचा गोळा आहे तुम्ही ज्याला आकार द्याल तसे ती धारण करते तुम्ही काय शिकवलंय बालपणी बालांची कोमल तरुतुल्य बुद्धिवा केल घेईल ज्या गुणाला तो गुण वेष्टूनी मतीही फाकेल तुम्ही त्याला वाटेल तसं शिकवलं तर हे असंच पोरग शिकणार नीट शिकवा म्हणाला याद राखा पुन्हा असलं काय शिकवाल तर काय झालतं या षंड आणि हा असा काही प्रकार होईल याची कल्पना नाही हे सगळं अनपेक्षितपणानं झालं आणि हा कशू असा उखडला एकदम त्यानं काय उत्तर द्यावं सुचलं नाही मुकाट्यानं खाली मान घातली प्रल्हादानं सांगितलं याला नीट शिकवा मुकाट्यानं घेऊन जावा परत प्रल्हादाला घेऊन परत हे आश्रमामध्ये आलेत बरं का आणि इथं आल्यावर मग मात्र आता त्यानं जरा सुचलं हा अरे ते वडिलांच्या जवळ असं वाटेल तसं बोलत होता काय आण म्हणाले वेताची काठी छडी लागे छमछम हा बघूया म्हणाला कसं काय वाटेल तसं बोलतोय म्हणून हे काय म्हणतात ठोक आहे का दैत्य चंदन वने जातोयम कंटकद्रुमहा हा म्हणजे हा प्रल्हाद म्हणजे काय म्हणे तर दैत्यरूपी चंदनाच्या वनामध्ये हा प्रल्हाद म्हणजे बाबळीचं रोपटाय म्हणाला वा దైతే जातो జాతో यन मूल मूल पुरुषो विष्णोर नाला येतो बघा कुराडीचा दांडा गोतास काळ होईल म्हणाले आंड्रवेताची छडी प्रल्हाद मनाशी मनाशी विचार करतायत हे तर राहणं भाग आहे रोज उठून मारा कुट्टी कशाला म्हणाले त्याने ते सांगतील तसं बोलायला सुरुवात केली बरं का काही दिवस गेल्यावर आता हा मुलगा आपण सांगतोय तसं बोलतोय आपली विद्या राजस आणि तामस संस्कृतीचं शिक्षण द्यायचं होतं तसं बोलतोय असं म्हटल्यावर यांना असं वाटलं की पोरगा आता लाईनीवर आलं म्हणून यांनी केलं काय की आपला जो एकदा माग असा प्रकार झाला होता हिरण्यकशपूकडनं शिवा खेळाची पाळी आली ती ते आता जरा त्याच्याकडनं जरा शाबासकी मिळवावी म्हणून यांनी केलं काय ठोक आहे का मुद्दाम हिरण्यकशपून बोलवलेलं नसताना हल्लीच्या भाषेत सांगू का थोडस थोडस शायनिंग मारायसाठी शायनिंग मारायसाठी याने प्रल्हादाला आपण होऊन कशपू समोर प्रेझेंट केला बस बघा आता कसं काय शिकलाय ते बघा झालं ठीक आहे मग त्याने पुन्हा प्रल्हादाला बोलवलं अरे तू आता बरेच दिवस झाले शाळेमध्ये जातोयस गुरुजींनी तुला एखादी कविता वगैरे शिकवली असेल की मग तुला चांगली आवडणारी कविता म्हणून बघू म्हणून म्हटल्यानंतर याने सुरू केलं बघा श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यम सख्यम आत्मनिवेदनं इति पुंसार्पिता विष्णू भक्तिश्चेन्नवलक्षण हे जे बोलायला लागला आपल्याला सांगतो पुन्हा कशू भडकला आणि तो त्या गुरुना काहीतरी बोलणार इतक्यामध्ये झालं काय ते आता जरा सावध झाले ते राजन म्हणाले क्रोभावर पहिल्यांदा का हे तुझ्या पोराला आम्ही असलं शिकवलेलं नाही या तुझ्या पोराची ही नैसर्गिक बुद्धी आहे त्या गुरुनी सांगितल्यानंतर मात्र त्याचा त्यांच्या म्हणण्यावर विश्वास बसला हिरण्यकशपूचा आणि मग त्याने विचार केला म्हणजे अशी नैसर्गिक बुद्धी जर असेल त्याची तर हे पोरग जिवंत असल्यापेक्षा मेलेलं बरं म्हणाला आणि म्हणून त्यानं आपल्या पोराला ठार मारायचा आदेश दिला त्याचे ते सेवक सगळे आले हातामध्ये भाले वरच्या तलवारी घेऊन ते मारिती बाप म्हणेची मार पण गंमत अशी आहे महाराज मारा न लागे तरी त्या कुमारा मारा न लागे तरी त्या कुमारा भाला रुतेना बरची घुसेना तलवार चालेना हा नैनं छिन्दन्ति शस्त्राणी नैनं दहति पावक न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोषे जसा परमात्मा आणि महाराज तेच सांगतात म्हणाले जसा हरी तसे हरीचे दास हरी तसे हरीचे दास त्याचप्रमाणे हा प्रल्हाद काहीही झालं नाही महाराज त्याला कशपूस पुन्हा संतप्त झालेला आहे ह्यानं मरत नाही म्हटल्यावर त्याने सांगितलं आगीत टाका म्हणाला याला आगीत अग्निकुंड माझी घातला प्रल्हाद अग्निकुंड माझी घातला प्रल्हाद पण म्हणाले तरी तो गोविंद विसरेन मी आपल्याला सांगतो त्या अग्नीची काय ताकद होती का हो या प्रल्हादाच्या केसाला धक्का लावायची काय आहे ह्या ज्या सगळ्या सृष्टी नियामक देव देवता आहेत ना अग्नी इंद्र चंद्र सूर्य अमुक वरुण वगैरे या सगळ्या देवता ह्यांना जे अधिकार दिलेले आहेत ते ते अधिकार वापरतात पण केव्हा त्यांना अधिकार देणारा जो आहे त्याची अनुमती असेल तर भगवान म्हणतात अरे ही सगळी जी पंचमहाभूत वगैरे ती माझ्या आज्ञेनं चालली आहेत म्हणाले भीष अस्मादुवात पवते भीष उदयती सूर्या भीष अग्निश्च इंद्रश्च मृत्युर्धावती पंचमा आकाशे सर्वत्र वसावे वायुने भरी सुद्धा उगे न राहावे पावके दहावे वर्षावे जळे पर्वती बैसका न संडावी समुद्री रेखा सुद्धा न ओलांडावी पृथ्वी या भूते वहावी हे आज्ञा माझी भगवान सांगतात ही आज्ञा माझी काय त्या अग्नीची ताकद होती आपल्याला सांगतो एकदा धर्मराजाकडे राजसू यज्ञ सुरू होता सगळे लोक आलेले होते सगळ्या लोकांना गरम पाण्याची स्नानाची व्यवस्था करायचं काम भीमसेनांच्याकडे होतं सगळ्या लोकांच्या स्नानासाठी पाणी तापवायचं मग काय करायचं तर एक प्रचंड काळी ठेवलेली होती खाली दणका जाळ लावलेला होता सांगतो आली माणसं की वादली भरायची काढून द्यायची चला आंघोळीला कमी पडता कामा नये पाणी झालं रोज प्रकार चाललेला आहे पाणी काढून देत आहेत त्या काहीली खाली दणका जाळ लावायचा एक अर्धा पाऊण तास गेला की उकळी फुटायची हो. पण आज प्रकार असा झाला महाराज की खाली जाळ पेटवलेला आहे आता पाणी तापलं असेल असं भीमसेनानं वाटलं म्हणून वरची त्याच्यावर घातलेला पत्रा असा वर केला वाफ काय आली नाही बघता येतात आत हात घालून बघता गारेगार पाणी अरे म्हणाला हा काय प्रकार आहे रोज तरी एवी एवी पा उकळी फुटती पाण्याला आणि आज गार पाणी कसं काय आहे आश्चर्य वाटलं बरं का म्हणून भीमसेनाने भगवंताला हात मारली म्हणाले या बघा म्हणाले आज काय चमत्कार झालाय काय झालंय म्हणाले अहो आज तासभर झाला जाळ पेटवून पाणी गारे गार आहे कोमट सुद्धा झालं नाही भगवान आले म्हणे जरा वरचा पत्रा काढा बघू म्हणाले पत्रा काढला काय होतं झालं तर ठोक काय का त्या प्रचंड काहिलीतल्या पाण्यामध्ये एक बारीकस लहानस बेडकाचं पिल्लू पूर्व सुकृताची जोडी म्हणून रामनामाचा जप करत पडलं तुम्हाने मला सांगा काय त्या अग्नीची ताकद आहे पाणी तापवायची हो तुकाराम महाराजांनी उल्लेख केलाय म्हणून सांगतो बरं का दरदुराचे पिल्लू म्हणे रामकृष्ण दरदुराचे पिल्लू म्हणे रामकृष्ण उदक नाही उष्ण होऊ दिले प्रल्हादाला अग्नीच्या कुंडात टाकला काहीही झालं नाही महाराज त्याला नेलं नाही उचला लोट करा म्हणून सांगितलं नमरे या स्तवनेला नमरे या स्तवनेला पर्वत शिखराशी लोटीला खोली परितो निर्भय चित्ते वाहे नारायणासीला खोली त्याचं नामस्मरण सुरू आहे भगवंतानी खाली झेलला महाराज त्याला मरत नाही आता काय करावं हत्तीच्या पायाखाली दिला सर्प डसवले अमुक केलं तमुक केलं काय मरत नाही अजूनही म्हटल्यानंतर म्हणे शेवटी त्याच्यावर विषप्रयोग करायचं ठरवलं आणि हे काम कोणाकडे सोपवलं ठोक आहे का त्याच्या मातेकडे कया दुकडं हे काम सोपवलं बराच काय त्या आईला झालं असेल आपल्या लेकराला आपल्या हातानं विषाचा प्याला द्यायचा आपण हा प्रल्हाद म्हणतो म्हणे अगं आई घाबरू नकोस आण तो विषाचा पेला अगं विषाचं आणि आमचं मामा भाच्याचं नातं आहे तुला ठेवू काय काय म्हणाला मामा भाच्याचं नातं म्हणजे काय मामाबाच्याचं अगं असं आहे की लक्ष्मी ही आमची माता भगवान विष्णू हा आमचा पिता लक्ष्मीचा जन्म कुठे झाला समुद्रात त्या समुद्रात विषाचाही जन्म झाला म्हणजे विष आणि लक्ष्मी म्हणे भाऊ बहीण झाले नाहीत का मग आता मला सांग विषाचं माझं जर मामा भाच्याचं नातं असेल तर मामानं भाच्याला घ्यायचं असतं का भाच्यानं मामाला घ्यायचं असतं सांग बघू मामा भाच्याची जोडी एक दुसरी डोळ्यासमोर ठेवतो तुमच्या म्हणजे मग सांगा कंस हा मामा आणि कृष्ण हा बादशा आता कंसानं कृष्णाला भ्यायचं का कृष्णाने कंसाला भ्यायचं अहो कंसानंच कृष्णाला भ्यायचं ते विषाणच याला व्यावा म्हणाला तो पेला तोंडाला लावला महाराज अमृतं क्वचित भवेत अमृतं व विषमीश्वरी काहीही झालं नाही महाराज त्याला हा कृष्ण असा संतापलाय महाराज त्याचा एक एक त्या प्रल्हादाला मारण्याचा ठार मारण्याचा प्रयत्न जसा जसा असफल होतोय तसा तसा तसा तो अस्वस्थ व्हायला लागलेला आहे हा अजून मरत नाही म्हटल्यानंतर इतका अस्वस्थ झाला की तो बीपी चढलं तुम्हाला सांगतो एकदम थर थर थर थर थर थर कापायला लागला त्या गुरुनी सांगितलं कोण प्रल्हादाचे गुरु शंडामर्क म्हणाले राजन असं करूया म्हणाले या प्रल्हादाचा विषय तुर्तास थोडासा बाजूला ठेवूया काय करूया तू त्याला वरुण बद्ध करून तू आमच्या ताब्यात दे म्हणाले शुक्राचार्य तपश्चर्याला गेलेले आहेत ते परत आले की या पुराची विल्हेवाट कशी लावायची ते आपण ठरवूया म्हणाले हिरण्यकशपूला ते पटलं हिरण्यकशपून त्या पोराला परत यांच्या स्वाधीन केला बरं का या मुलाला घेऊन हे आश्रमामध्ये गेलेले एक दिवस पुन्हा शाळा सुरू त्याची आता एक दिवस झालं काय तर आपले दोन्ही गुरु आश्रमात नाही आहेत असं बघून प्रल्हादानं सगळ्या सौंगड्यानं समोर बोल बसवलं बोलवून आणि त्यांच्या समोर कीर्तन करायला सुरुवात केली अरे गड्यानो घ्या हरीच्या नामा लिहिता कशास ओ नामा सांगतो ऐका एक वर्म पहावा भागवती धर्म शतवर्ष वय मिले, त्यात बाळपण नेणता तारुण्य अवघे वेचले विषयाकडे वृद्धपणे नाना रोग भोगणे लागे कर्मभोग मग आता भगवंताचा योग कोणी वेळी नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शत वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना गा आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा <coughs> तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हा प्रल्हाद सगळ्या मुलांना उपदेश करतोय भगवत भक्तीचा कौमार प्राज्ञा प्राज्ञ धर्मान भागवतान्य काय आहे भक्ती जर करायची असेल तर ती बालपणीच करावी लोक काय म्हणतात ठेव काय का आता नाही आम्ही रिटायरमेंट घेतली की पंढरपूरला जाऊन राहणार आहे म्हटले अरे पंढरपूरला जाऊन राहून काय उपदय फार तर मतदारांच्या यादीमध्ये तुमचं नाव येईल तिथं जाऊन भक्ती होईल असं नाही महाराज लक्षात घ्या हो काय आहे जसं संसार करायला ताकद लागते ना तशी परमार्थ करायलाही ताकद लागते लक्षात घ्या म्हातारा झालं गलितम पलितम मुंडम दशन विहीनन जातन तुंडम डोळ्याला दिसत नाही कानाला ऐकत नाही आता कानाला ऐकत नाही तर प्रवचनाला जाऊन काय ऐकायला मिळते का महाराज दोघं जण गाठ पडले <coughs> रस्त्यामध्ये यांनी त्यांना विचारलं काय प्रवचनाला निघाला का यांनी काय विचारलं ते त्यांना ऐकायला आलं नाही त्यांना वाटलं की सिनेमाला निघाला का म्हणून विचारतायत म्हणून ते म्हणले नाही प्रवचनाला निघालाय यांना त्यांनी उत्तर काय दिलं ते ह्यांना ऐकायला नाही हे म्हणतात असं मला वाटलं तुम्ही प्रवचनालाच निघालाय आता हे दोघं जण प्रवचनात काय ऐकणार सांगा बघू आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणाले अरे म्हणून ना ऐकणे पावे ना ऐकणे पावे तव ऐकून निघाली आगवे पंगू न होता जावे तेथ जावे दृष्टी जवा आहे तो पाहावे ते तुले पाहावे मुखत्वाधी वाचा वाहे म्हातारपणामध्ये मन भरून जातं मन भरून जातं अहो स्वतःचं नाव लक्षात राहत नाही आपल्याला सांगतो स्वतःचं घर कुठे आहे पत्ता लागत गळ्यात पत्ता लिहून चिठ्ठ्या लिहाव्या लागतात घरातनं माणसं बाहेर गेली तर लोकांनी आणून सोडावं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आईसी हे दशा येईल पुढे मग हे मन होईल वेळे म्हणून आधीच जिंतूने ठेवी रोकडे आत्मज्ञान प्रल्हाद सांगतात या मुलांना अरे बाबा सगळा उपदेश ऐकताय बरं का मुलं इतक्यात ते गुरु आले की झालं काय की हे गुरु यायच्या आधी ह्या मुलांनी हा उपदेश सगळा ऐकला आणि त्यांना असं वाटलं की अरे म्हणाले आपल्या गुरुनी तर आपल्याला असलं काही शिकवलं नाही बरं प्रल्हादाला आणि आपल्याला सगळ्यांनी एकदमच शाळेतच घातलेला आहे मग आपल्याला हे येत नाही प्रल्हादाला कसं काय येतं त्यांना उत्सुकता निर्माण झाली म्हणून त्यांनी प्रल्हादाला विचारला अरे प्रल्हादा म्हणाले हे तुला कसं काय येत रे आम्हाला कसं काय येत नाही तर त्यानं उत्तर दिलं तो म्हणाला ज्या वेळेला माझा पिता हिरण्यकशपू हा तपश्चर्यासाठी मंदरा जलावर निघून गेलेला होता त्यावेळेला इंद्रानं आमच्या नगरीवर स्वारी केली आणि काय केलं तर आमची सगळी नगरी लुटून गेली आणि जाताना माझी माता कयाधू तिलाही बरोबर घेऊन हा निघाला इंद्र वाटेमध्ये नारदांची आणि इंद्राची गाठ पडलेली आहे नारद महर्षी त्या इंद्राला विचारतात अरे म्हणाले हे म्हणाले हिला घेऊन कुठं निघालास रे तर त्या इंद्रानं उत्तर दिलं म्हणाला हिच्या उदरामध्ये दैत्यकुलाचं बीज आहे म्हणाला हे पोरग जन्माला आलं की ठार मारणार आहे सोडणार नाही म्हणाला बी सुद्धा शिल्लक राहता का म्हणे कुळाचं नारद महर्षी म्हणाले अरे इंद्रा हिच्या उदरामध्ये असणारा गर्भ काही योग्यतेचा आहे ठेवू काय का म्हणाले ऐक म्हणाले इंद्राच्या तोंडावर नारद महर्षी इंद्राला सांगतायत म्हणाले हा गर्भ इतक्या योग्यतेचा आहे की या गर्भाच्या पायाच्या धुळीच्या कणाची सर तुला येणार नाही सोडून दे म्हणाली याला पहिल्यांदा नारद महर्षींचा शब्द त्यानं ऐकला कया तुला माझ्या मातेला सोडून दिलं नारद महर्षींनी माझ्या मातेला आपल्या आश्रमात नेलं आणि त्यावेळेला ती गर्भवती होती आणि म्हणून त्यांनी तिला डोहाळे जेवण घातलं आणि डोहाळे जेवण घातलं म्हणजे काय केलं तर सशास्त्र भक्तियोग ऐकवला महाराज वास हा प्रल्हाद म्हणतो की मी तिच्या उदरात असताना मी ते सगळं ऐकलंय ना म्हणून मला येते हे सगळं ही सगळी या मुलांची चर्चा चालली इतक्यात ते गुरु आले की हो बघतायत विचार करतायत अरे काय आहे आंब्याच्या आढीमधला एखादा आंबा जर नासला असेल तर तो आंबा पहिल्यांदा बाजूला काढावा लागतो नाहीतर आढी नासती सगळी याने विचार केला की या प्रल्हादाला आधी या शाळेत तो उचलला पाहिजे हिरण्यकशपूकडे तक्रार केली महाराज हिरण्यकशपून प्रल्हादाला बोलवून घेतला आणि त्याला विचारतो अरे म्हणाला ज्याची भ्रुकुटी वाकडी झाली असता सारं त्रैलोक्य थरथर थरथर कापतं <clears throat> त्या माझी अवज्ञा करून तू कुणाचं भजन करतोयस कुठे तुझा देव म्हणतो हा प्रल्हाद म्हणाला अहो बाबा देव कुठं आहे असं काय विचारताय कुठं नाही आहे असं विचारा भूजल तेजसनी रख रविशशी काष्ठादिकी असे भरला स्थिर चर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला <clears throat> चला भरून राहिलेला आहे सगळीकडे आहे हो हो सगळीकडे आहे या समोरच्या खांबात आहे का प्रल्हादानं उत्तर दिलं हो हो अहो मला दिसतो म्हणाला तो बस प्रल्हादाचं हे उत्तर ऐकलं आणि तो दैत्याधम आपल्या सिंहासनावरनं उठला धाण धाण धाण धाण धाण धाण पावलं टाकत गेला आणि त्या खांबावर असा एक जबरदस्त मुष्टी प्रहार केला आपल्याला सांगतो कडकड शब्द उडाला कडकड शब्द उडाला गड गड गगनात खांब जो चिरला प्रगटे सिंह नराकृती जो का स्तंभ मधुनी अवतरला बोला लक्ष्मी नृसिंह महाराज की जय Hari, Hari, Hari, cried the boy. The pillar burst asunder and out came the mighty form of the lion. A story? No, no. A fiction? No, no, not at all, not at all. A fact indeed. कोण सांगतंय अॅनिमल सेंटर घ्या आमचा विश्वास बसत नाही काय त्या भगवंताचं ते स्वरूप होतं आपल्याला सांगतो अकराळ विकराळ असो स्वरूप नरसिंहाचे रूप भयानक स्वर्ग स्पर्शी मी आता सगळं आपण म्हणायचं नाही बरं का आपण मध्येच थोडस सांगतो हे सगळं आपण कथानक ऐकल्यानंतर ह्या संबंध प्रल्हादाच्या आख्यानावर आमच्या वडील बंधूने रचलेली एक रचना इथं आहे ती आपण म्हणणार आहोत त्यातला काही भाग फक्त नरसिंहाचं स्वरूप कसं होतं एवढं सांगण्यापुरता मी आता म्हणणार आहे त्यानंतर आपण हे सार्वजनिकरित्या सगळ्यांनी म्हणायचे बरं का नरसिंहाचे रूप भयानक स्वर्ग स्पर्शी शोभे मस्तक नेत्र जसे अंगारची दाहक शंकु कर्ण हे तीव्रची शोधक नखायुधेही तीक्ष्ण विदारक ना नर ना पशुराज कोण अवतरला चिदघन अवतरला चिदघन जय जय नृसिंह नारायण जय जय लक्ष्मी नारायण जय जय नृसिंह नारायण दंत भासती अणुकूची सम नासपुट्या त्या खोल दरी सम चंचल जिव्हा तलवारी सम आयाळ भासे सौदा मिनिसम वक्षस्थळ विशाळ कीर्तीचे श्रीवत्सलांछन खुण श्रीवत्सलांछन खुण जय जय नृसिंह नारायण जय जय लक्ष्मी नारायण जय जय नृसिंह नारायण मान तोकडी बाहू बळकट मुकुट विराजे तेजे उद्भट रौद्रावेशे कांती तळपत वासर मणि हो तेजा स्तंगत स्तंभा मधुनी प्रगटे गरजत भयकृत भयनाशन भयकृत भयनाशन जय जय नृसिंह नारायण जय जय लक्ष्मी नारायण जय जय नृसिंह नारायण भगवंताचं हे असं अकराळ विक्राळ स्वरूप आपल्याला सांगतो ते स्वरूप बघितल्यानंतर हिरण्यकशपू एक क्षणभर दचकला बरं का परंतु त्यानं दुसऱ्या क्षणाला आपल्याला सावरलं आणि हातामध्ये गदा आणि खडग घेऊन भगवंताला ठार मारण्यासाठी भगवंताच्या अंगावर धरून गेला बरं का भागवतकार म्हणतात भागवतकार म्हणतात की म्हणाले एखाद्या गरुडानं एखाद्या सर्पाला ज्याप्रमाणे लीला या पकडावं त्याप्रमाणे भगवंतानी या हिरण्यकशपूला पकडला आणि सरळ उंबऱ्यावर येऊन बसलेत बरं का आता लक्षात घ्या तिन्ही सांजेची वेळ आहे महाराज उमऱ्यावर येऊन भगवान बसले आणि त्या कशपूला आपल्या मांडीवर आडवा घेतला आणि आपल्या नखाने त्याचं पोट आणि हृदय फाडून टाकलं महाराज बस त्याच्या आतड्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्या म्हणे भगवंतानी आणि म्हणे त्याच्या फाटले फाटलेल्या पोटामध्ये भगवान असं निरखून बघतायत का बघतायत म्हणे तर म्हणे प्रल्हादासारखं आणखी एखादं नररत्न त्याच्या उदरात कुठं आहे का बघताय <laughs> हिरण्यकशपून वर मागितलेले होते वर मरण दिवसा मरण नको रात्री मरण नको करकरीत तिने सांजाय महाराज धर त्याला दिवसही म्हणाले येत नाही धड रात्रही म्हणाले येत नाही वर मरण नको खाली मरण नको मांडीवर घेतलाय त्याला वर म्हणायचं का खाली म्हणायचं तुमचं तुम्ही ठरवा आत मरण नको बाहेर मरण नको उंबऱ्यावर आहे पशूकडनं मरण नको मनुष्याकडनं नको रूप तसं धारण केलंय ना नर ना पशु तोंड तेवढं समोरचं बाकीचं सगळं अंग माणसाचं असं ना नर ना पशु असं रूप धारण केलंय सजीवाकडनं मरण नको निर्जीवाकडनं मरण नको नखाने फाडला महाराज नख जे आहेत त्यांना सजीवही म्हणता येत नाही आणि निर्जीवही म्हणता येत नाही सजीव म्हणावी तर कापली तर दुखत नाहीत सजीव असते तर कापले तर दुखायला पाहिजे होते की नाही आपण नेल कटरला नखं कापतो दुखतात का नाही म्हणजे सजीव म्हणायला येत नाही बरं निर्जीव म्हणावीत नख तर वाढतात निर्जीवाला वाढ असते का हो? नाही धड सजीव म्हणायला येत नाही निर्जीव म्हणायला येत नाही अशा नखाने फाडला सगळ्या बॅरिस्टरांचा बाप हा सगळ्या मागितलेल्या मागण्यातनं पळवाटा काढून ठोकला याला महाराज भगवान असे संतप्त झालेले आहेत सगळे देव हात जोडून समोर उभे आहेत स्तुती करतायत भगवंताची परंतु भगवान काय शांत व्हायला तयार नाहीत महाराज आता या भगवंताला शांत कसं करायचा पेच पडलाय मग कुणाच्या मनात आलं की आई साहेबांना सांगूया म्हणून लक्ष्मी देवींच्याकडे जातायत आणि म्हणतात काय ठेवू काय का अहो म्हणाले तुमचे मालक आज जरा रागावले जरा त्यांना शांत करता का ती लक्ष्मी म्हणाली हो यांचा राग ना मला ठेव काय म्हणाली मला ठेव काय म्हणाली मी आत्ता शांत करते आणि आली की आली लांबनच बघितलं तिला बिचारीला काय ठोकू शांताकारम शयनम पद्मनाभ एवढंच तिला ठोक हे बघितलं तिनं रूप लांब जवळ सुद्धा गेले नाही लांबनं म्हणती छे छे ही माणसंच आमची नव्हत म्हणाली घ्या आता काय करायचं ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं म्हणाले ज्याच्यासाठी हा अवतार झालेला आहे ना त्या भगवत प्रल्हादाला पुढं करूया प्रल्हाद प्रल्हादाला सांगितलं अरे भगवंताला शांत कर म्हणाले प्रल्हाद समोर जाऊन उभे राहिलेत हात जोडलेत महाराज अजिबात भीती वाटली नाही असं आहे की वाघिणीला सगळ्या जगानं भ्यावं मान्य हो पण वाघिणीचा बच्चा तो अंगा खांद्यावर खेळेल ना तिच्या हात जोडलेत प्रल्हाद समोर उभे महाराज प्रल्हादाला बघितलं मात्र आणि भगवंताचा मगाशी क्रोधाचा पारा जो उत्कलन बिंदूला गेलेला होता तो आता एकदम गोठण बिंदूला आला खाली बस भगवान शांत झालेत महाराज प्रल्हादाला जवळ घेतला पाठीवरून हात फिरवला मंडीवर बसून घेतलाय आणि म्हणतात त्याला अरे प्रल्हाद भद्रभद्रंते प्रीतो हंते स्रोत्तम वरम वृणेश्वाभिमतम काम पूर्वस्मी हम नृणाम प्रल्हादा म्हणाले मी प्रसन्न आहे म्हणाले काय वाटेल ते मागून घे बस प्रल्हादाने काय उत्तर दिलं ठोका का प्रल्हाद म्हणाले भगवंता तुझ्याकडून काही मागून घ्यावं या इच्छेनं जो तुझी भक्ती करतो तो खरा भक्तच नव्हे म्हणाले असते नसभृत्य वाई वणिक वणिक याचा अर्थ व्यापारी वृत्तीचा मनुष्य वीस रुपये टाकलेत किलोभर साखर दे असला प्रकार आहे हा याला काय भक्त म्हणतात काय म्हणाले यस्त असते वाई सवय मला काहीही मागायचं नाही म्हणून भगवत भक्त प्रल्हाद सांगतात काय आहे की भक्त जरी काही मागत नसला तरी उपास्य देवता जी आहे ना त्याला असं वाटत असतं की काय आहे भक्तीचं ओझं वाटतं उपास्य देवतेला भक्तीचं ओझ वाटतं काहीतरी करून ह्याच्या रणातनं अंशत का होईना उतराई व्हावं रणातन असं त्याला वाटत असतं आणि म्हणून हा देव भगवंताला हा देव भक्ताला सारखं काहीतरी माग काहीतरी माग असं म्हणत असतो हा भक्त तर नको म्हणतो म्हणून हा भगवान म्हणे भक्ताच्या तोंडाकडे आषाढभूतपणानं बघत असतो मागण्याची वास पाहे मुखाकडे मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे म्हणून अर्थ बरं का वासप आहे म्हणजे आशाळपणानं त्याच्या तोंडाकडे बघतोय काहीतरी भक्त मागेल चिंतिल्या रोकडे मनोरथ मी आपल्याला एक प्रसंग सांगतो म्हणजे लक्षात येईल भानुदास महाराज तीर्थयात्रेला पंढरीच्या वारीला निघालेत महाराज आणि वाटेत एका म्हातारीच्या घरामध्ये मुक्काम पडला बरं का सत्पुरुष घरामध्ये आलेले आहेत म्हटल्यानंतर केलं काय त्या बहीण नमस्कार केला आणि ती जी मुलगी होती तिलाही नमस्कार करायला सांगितला त्या मुलीने नमस्कार केला पायावर डोकं ठेवलं नमस्कार केल्यावर याने आता काहीतरी नमस्कार केल्यावर काहीतरी आशीर्वाद द्यायला पाहिजे म्हणून म्हणाले एवढंच सर्वे अर्थ अभवंतु ते यांच्या मनामध्ये दुसरं काहीही नाही बरं का लक्षात घ्या काहीही नाही का आपलं बोलायचं म्हणून सर्वे अर्थ अभवंतु ते म्हणून त्याने आशीर्वाद दिला पंढरीमध्ये आले भवनदास महाराज नेहमी काय व्हायचं सांगतो आणि आज काय झालं तेही सांगतो नेहमी असं व्हायचं की भानुदास महाराज गाभाऱ्यामध्ये त्यांनी पाऊल टाकलं की भगवंताची मान त्यांच्या भक्तीच्या ओझ्यानं अशी झोकायची महाराज आज मात्र भानुदास महाराजांनी आज पाऊल टाकलं देवाची मान ताट आहे आज भानुदास महाराज म्हणतात देवा आज काय कॉलर ताट दिसते आहे काय प्रकार आहे नाही म्हणाले आज जरा हलकं हलकं वाटतंय म्हणाले हलकं हलकं वाटतंय म्हणजे काय म्हणाले भगवान सांगतात म्हणाले अहो तुमचं काम आम्ही केलं आमचं काम आम्ही कधी तुम्हाला काम सांगितलं तर नाही म्हटले काल तुम्ही ते म्हातारीच्या मुलीला आशीर्वाद दिलता की काय सर्वे अर्था भवन तू ते बरं मग पुढं काय अहो काय झालं ठोक आहे का त्या म्हातारीच्या मुलीचं लग्न जमत नव्हतं ते आम्ही जमवून दिलं म्हणाले अंशतः हा उतरा येवायचा हा प्रकार म्हणे चिंतिल्या रोकडे म्हणजे ह्याने चिंतिल्या नव्हे कुणीतरी चिंतिल्या <laughs> देवाला असं वाटत असतं बरं का की ह्या भक्ताच्या रणातनं आपण उतराई व्हावं आणि म्हणून भगवान प्रल्हादाला म्हणतायत अरे काहीतरी माग रे अरे काहीतरी माग रे माग रे माग रे काही नको काही नको काही नको पुन्हा पुन्हा सांगतायत परंतु असं आहे की थोराने आपल्याला माग म्हणायचं आणि आपण उर्मटपणानं काही नको म्हणून सांगायचं असं तरी किती वेळ करायचा हा प्रश्नच आहे ना एकदा दोनदा ठीक आहे हो परंतु भगवंतानी माग म्हणायचं आणि आपण मागायचं नाही भगवत प्रल्हाद म्हणाले देवा तुम्ही आम्हाला देणार आहे का हो देणार म्हणाले नक्की देणार नक्की देणार खात्री हो शंभर टक्के देणार म्हणाले मग असं करा म्हणाले की माझ्या हृदयामध्ये कामनेचा अंकुर सुद्धा उद्भवणार नाही हे द्या अरे बापरे म्हणजे काय ठोकाय का काही नको हे द्या काही नको हे द्या म्हणजे कसं मागणं आहे बघा इकडं तर मागितल्यासारखं झालं मागितलं का नाही मागितलं इकडं तर न मागितल्यासारखं झालं एक भटजी होते राजाकडे जेवायला गेले नेहमीच जायचे बरं का म्हणजे राजाकडे नेहमी जेवायचं असायचं तर आता दरवेळेला काय राजा वाढायला यायचं नाही त्यामुळे ते भटजी गेले की अगदी आकंठ जेवण व्हायचंच त्यांचं करायचेच तिथं कसला संकोच करायचा हे गेले जेवले आणि काय राजाच्या मनात आलं यांचं जवळजवळ जेवण सगळं झालं आणि राजा आज वाढायला आला हो राजा वाढायला आला आणि म्हणतोय भटजी आज मी तुम्हाला वाढणार आहे हे सरकार फार झाले अगदी पोट अगदी फार भरले नाही म्हटले म्हणजे मी तुम्हाला वाढणार आहे बघा वाढणार आहे तुम्हाला घ्यावं लागेल सरकार अगदी आकंठ झाले आकंठ म्हणजे इतकं जे नेहमी जेवायचंच होतो भडजी इतकं जेवायचं म्हणजे कसं आकंठ म्हणजे खरंच आकंठ जर घरी गेलं आणि बायकोनं विचारलं आज जेवायला काय होतं तर सांगायचं कारण नुसतं आ करायचं म्हणे तिने असं डोकावून बघायचं मोतीचूर काय जिलबी इथंपर्यंत यायचं म्हणे हा असं येवलाच असतो आणि आता राजा म्हणतोय काय की मी वाढणार आहे आता काय करायचं सरकार त्रास होईल नको बडजी मी तुम्हाला वाढणार तुम्ही जर घेतलं नाही तर मी जेवणार नाही आता आलं किंवा अवघड भटजी शहाणा होता तो काय म्हणाला आहे काय सरकार मी मागीन ते वाढणार का तुम्ही मागीन ते राजा विचार करतोय बोलून चालून भडजी आता मागून मागून काय मागणार बासुंदी मागितली बासुंदी आहे लाडू लाडू मोतीचूर जिलबी अमुक तमुक काय रस मलाई काय आपल्याला काय कमी आहे म्हणाला वाटेल ते अगदी नारळाच्या मोडांची उसळ म्हटलं तरी शक्य आहे नारळाच्या मोडांची उसळ म्हणजे ठोक का एक पन्नास नारळ फुडले की एखाद्या दुसऱ्या नारळाला मोड असतो बघा असले पाटील जमा करायचे आणि त्याची उसळ करायची आता राजाकडे नारळाची बाग आहे हो काय कमी आहे का त्याला नारळाच्या मोडांची उसळ म्हटलं तरी सुद्धा शक्य आहे राजा म्हणाला भटजी तुम्ही काय वाटेल ते मागा देणार म्हटला भटजी विचारतोय बघा सरकार घालणार घालणार घालणार घालणार एकदा दोनदा पक्क त्यानं वधवून घेतलं राजाकडनं आणि भटजी म्हणाला काय ठोक आहे का अपुष्णी घाला म्हटला झालं इकडे तर मागितल्यासारखं झालं इकडे तर न मागितल्यासारखं झालं तसा हा प्रल्हाद म्हणतो भगवंता काहीही नको काही मागणे हे आम्हा अनुचित काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो मी आपल्याला सांगतो भागवत संप्रदायानं प्रल्हादाना वय वर्षे सात लक्षात घ्या या वडील किचा मान दिलेला आहे व्यवहारामध्ये वडील कुणाला म्हणतात हो म्हातारी झालेली आहेत केस पिकलेले आहेत आता चालायला येत नाही हालायला येत नाही असल्या लोकांना वडील म्हणतात परंतु वडील खरं कोणाला म्हणायचं श्रुती स्मृतींचे अर्थ आपोनी हो- आपण होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील ते हे असे हे भगवत भक्त प्रल्हाद आहेत म्हणून वडील की मान दिला भगवंताच्या समोर हे प्रल्हाद सांगतायत मला काही नको हे द्या भगवान म्हणतात अरे हे काय मागणं झालं होय म्हणाले काहीतरी माग म्हणाले माग मग शेवटी प्रल्हादाने विचार केला की आपण असं हात जोडलेत आणि म्हणाले भगवंता माझा पिता त्याला आपली महती कळली नाही तेव्हा कृपया आपण त्याच्यावर रागावू नये त्याला सदगती प्राप्त व्हावी भगवान म्हणतात अरे हे तरी मागायला पाहिजे का अरे तुझ्यासारखे भगवत या कुळामध्ये जन्माला येतात तिथं मागच्या एकवीस कुढ्या पिढ्या आणि पुढच्या एकवीस पिढ्या बेचाळीस कुळ उद्धरून जातात म्हणाले पवित्र ते कुळ पवन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेती असो अशा तऱ्हेचा हा कथा कथाभाग इथं सांगितलेला आहे भागवतकारांनी श्री वासुदेवाय नमः जन्माद्यस्येतोऽन्वयादितरतश्चार्थेषु भिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदाम् विनिमयो यत्र त्रिसर्वमृषा धाम्ना सदा निरस्तभोकम् सत्यं परम् धीमहि वै प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् वैपायिनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेतुस्तम् सर्वभूतहृदयम् मुनिमानतोऽस्मि श्रुतिसारमेक मध्यात्मदीपमतिथितिरशताम् तमोऽन्ध्रम् संसारिणाम् करुणयाः पुराणगुह्यम् तम् व्याससूनुमुपयामि गुरुम् कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वन्दे नन्दव्रजस्त्रीणाम् पादरेणुमभीष्णशः यासाम् हरिकथोद्गीतम् पुनः तु वीर किरातरुणान्द्रपुलिन्दपुलकसा वीरकङ्गायवनाथसादयः ये च पापा यदपाश्रयाश्रयाः शुद्ध्यन्ति तस्मै प्रवैष्णवे नमः वागीशा यस्य वदने लक्ष्मी यस्य च वक्ष्यसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः पुण्डरीकवरदाय विठ्ठल पार्वतीपते हर हर महादेव सीताकान्तस्मरण जय जय राम हरये नमः हरे नमः हरे नमः श्री शुकाचार्य महाराज की जय श्री वृंदावन चंद्र की जय जय जय भगवतम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे सप्तम अखेर काल आपण भाग पाहिला आज अष्टम स्कंधाला सुरुवात करतोय मध्यंतरापर्यंत कृष्णजन्म करून गोकुळातला आनंदोत्सव करायचा आणि मध्यंतर घ्यायचं करायचं असं ठरलेलं आहे स्वामी केव्हा येणार काय कळलं काय चार वाजता येणार मग आपली कथा मध्ये असली तर आपण त्यावेळेला थांबायचंय का नाही ना कथा चालू ठेवायची हा ठीक आहे परीक्षित राजा शुकाचार्यानं म्हणतो मुनिवर्य आपण ज्याप्रमाणे मला स्वयंभू मनवंतराचा इतिहास सांगितला त्याप्रमाणे आता इतर मनवंतरांचा सांगा भगवंतानं त्या मनवंतरातून केलेली ठळक ठळक कृत्य काय आहेत ती सांगा अशा तऱ्हेची विनंती केलेली आहे हा सगळा आपण कथाभाग पाहणार आहे त्याच्या आधी जरा कोष्टक सांगतो आपण जरा लक्ष द्या माणसाची चार अब्ज बत्तीस कोटी वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस बर का माणसाची चार अब्ज बत्तीस कोटी वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि तो सुद्धा चोवीस तासाचा दिवस नव्हे आपण बारा तासाचा म्हणायचं म्हणजे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा संध्याकाळी सहा ते पुन्हा सकाळी सहा तितकीच चार अब्ज बत्तीस कोटी वर्षांची रात्र अशा पद्धतीनं ब्रह्मदेवाचं हजार वर्ष आयुष्य आहे बघा लक्षात घ्या तरी सुद्धा काल बोलून गेल्याप्रमाणे सध्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे आणि श्रीमद भागवतामध्ये आलेला जो इतिहास आहे तो केव्हाच आहे तर ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या उत्तरार्धातल्या म्हणजे पन्नास वर्ष संपून झाल्यानंतर आता एक्कावन्नावं लागलंय म्हणा एक्कावन्नावं लागलंय तर त्यातल्या पहिल्या दिवसाच्या सकाळी सहा ते दुपारी बारा इथपर्यंतचाच फक्त इतिहास यामध्ये येणार अहो बरोबरच आहे इतका अनादी काल आहे किती म्हणून देणार आहे यामध्ये असा त्यातला भाग आहे थोडक्यात पहिलं आपण जे पाहिलं स्वयंभू मनवंतर त्याची सुरुवात जी आहे ती म्हणजे ब्रह्मदेवाचे एकावन्नव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर पहिल्या दिवसाचे सकाळचे सहा वाजलेले आहेत असं समजा तिथून आता स्वयंभू मनवंतर ज्या वेळेला संपेल स्वयंभू मनवंतर म्हणजे कसं आहे एक एक मनवंतर सकाळी सहा ते दुपारी बारा एकूण बारा तासाचा दिवस आहे त्यामध्ये चौदा मनवंतर आहेत बरं का लक्षात घ्या सकाळी सहा ते संध्याकाळी सहा एवढे जे बारा तास ब्रह्मदेवाचे आहेत त्यामध्ये चौदा मनवंतर आहेत म्हणजे एकेका मनूच्या वाट्याला ब्रह्मदेवाची साधारणपणे एक्कावन्न पॉईंट त्रेचाळीस एवढी मिनिटं येतात ब्रह्मदेवाची असा हा कालखंड आहे सकाळी सहा वाजता स्वयंभू मनवंतराला सुरुवात झालेली आहे आता हे सध्याचं जे वैवस्वत मनवंतर आहे ते संपेल ज्या वेळेला म्हणजे त्या वैवस्वत मनवंतरातली आता साधारणपणे एक पाच हजार बावनशे त्रेपनशे वर्ष झालेली आहेत बरं का हे मनवंतर ज्या वेळेला संपेल त्यावेळेला ब्रह्मदेवाचे बारा वाजलेले असतील दुपारचे हे कोष्टक थोडंसं लक्षात ठेवायचं तेव्हा सकाळी सहापासनं सहा वाजून बावन्न मिनिटापर्यंतचा साधारणचा इतिहास वयवस्वत मनवंतराचा जो आहे हा इतिहास तपशीलवार शुकाचार्याने परीक्षित राजाला सांगितला परीक्षित राजा म्हणतो मुनिवर्य आता आपण मला उरलेले जे मनू आहेत झालेले पुढं त्यांचा इतिहास सांगा मनवंतरांचा भगवंताने ठळक ठळक केलेली कृत्य सांगा अशा तऱ्हेची त्यांना विनंती केलेली शुकाचार्य म्हणतात राजा मी तुला स्वयंभू मनवंतरातला सगळा भाग जवळजवळ सगळा सांगितलेला आहे आता थोडासा राहिला म्हणाला अगदी तोही थोडक्यात सांगतो आपण परवा बघितलं स्वयंभू मनु शतरूपा ही पत्नी त्याची आकुती देवहूती प्रसूती ह्या तीन कन्या प्रियव्रत उत्तानपाद हे दोन पुत्र यापैकी देवहूतीच्या संदर्भातला कथाभाग कपिल देवहूतीच्या संवादाच्या संदर्भ रूपानं आपण पाहिला त्यानंतर प्रसूतीच्या संदर्भातला कथाभाग दक्षयज्ञ विध्वंस झाला त्या कथानकाच्या संदर्भात पाहिला त्यानंतर उत्तानपाद राजाचा बघितला तो ध्रुव बालकाचं चरित्र आणि त्याचा वंश असं बघितलं पंचमस्कंधामध्ये प्रियव्रताच्या संदर्भातला कथाभाग पाहिला आपण प्रियव्रत ऋषभदेव भरत जडभरत वगैरे हा आता म्हणाले आकुतीच्या संदर्भातलं राहिले तेवढं थोडक्यात सांगतो म्हणाले आकुतीच्या उदरी भगवंतांनी यज्ञ रूपाने अवतार घेतला झालं असं की स्वयंभू म्हणून तपश्चर्या करत असताना त्यांची समाधी लागलेली आहे आणि समाधीमध्ये ते वेदांत तत्व बोलायला लागले तर तिथं जवळ असलेल्या राक्षसांना वाटलं म्हणे की हा झोपेतच बरळतोय म्हणून ते त्याच्या अंगावर खायला धावले त्यावेळेला भगवंतांनी यज्ञ रूपानं येऊन या राक्षसांचा संहार केला अशा तऱ्हेचा उल्लेख करून हा इतिहास थोडक्यामध्ये भागवतकारांनी संपवलेला आहे आता यानंतर बघा पहिलं स्वयंभू मनवंतर झालं त्यानंतर स्वारोचष मनवंतर त्यानंतर उत्तम तामस रैवत अशी मनवंतर आहे हे उत्तम तामस रैवत हे तीन प्रियव्रताचे पुत्र आहेत मी प्रियव्रताचा कथाभाग आपण बघितला त्यावेळेला बोललो होतो प्रियव्रताला हे तीन पुत्र झालेले आणि हे पुढे मनवंतरांचे अधिपती होणार आहेत म्हणून तर त्यातले हे उत्तम तामस रैवत यातल्या तामस मनवंतरामध्ये भगवंतानी